श्री योग वासिष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध सर्ग चाळीसावा श्री ईश्वर म्हणाले तुझ्यासारखा आत्मवेत्ता यथाकाली व यथाशक्ती जे करतो व जे करत नाही ते सर्व चिन्मात्र शिवस्वरूप अंतरात्म्याचे पूजन आहे त्या तसल्या पूजनानेच तसल्या पारमार्थिक स्वरूपाने स्थित असलेला ईश्वर आल्हादास म्हणजे निरतिशय आनंदाभिव्यक्तीस व प्रकटतेस म्हणजे आवरणभंगास प्राप्त होतो त्याच्यावरील स्वाभाविक आवरणाचा भंग होऊन त्याचा पूर्ण आनंद प्रकट होतो कोणत्याही प्रकारची स्वाभाविक चेष्टा रागद्वेषमूलक असते त्यामुळे ती अनर्थालाच कारण होते जेव्हा ती पूजा कशी होऊ शकेल तेव्हा ती पूजा कशी होऊ शकेल राग द्वेष इत्यादी शब्दांचे अर्थ अमल आत्म्याच्या ठिकाणी अग्नीच्या ठिकाणी अग्नीच्या कणाप्रमाणे त्याहून पृथक संभवत नाहीत संपत्ती दारिद्र्य सुख दुःख भूक तहान इत्यादी आपल्या ठिकाणी किंवा दुसऱ्याच्या ठिकाणी समर्पण करणे हे आत्म्याचे पूजन आहे कारण व्यावहारिक पूजेतही देवावर पुष्पे पाने इत्यादिकांचा उपचार केला जातो अर्थात नित्य शिवस्वरूप प्रत्येगात्माच्या ठिकाणी आकाशादी रूप व जागृतादी रूप विश्वाचा आरोप करणे हीच पूजा आहे जसे ब्रह्म आकाशादिकापासून क्रमाने घटाधिकापर्यंत स्वतः त्या त्या रूपाने बनते त्याप्रमाणे स्वतः प्रत्येगात्माही जागृतादी क्रमाने घटादी रूपांचा केला जातो त्याप्रमाणे एक शिवरूप शांत ब्रह्म किंवा आत्मा स्वतः जगत प्रत्यय रूपत्वाला प्राप्त झाला आहे जग स्वतः म्हणून अशासित असताना त्याच्या भासाने भास्वरसे दिसत आहे व त्याच्या सत्तेमुळे हे सत्तायुक्त झाले आहे याप्रमाणे विचार केला असता स्वात्माच आतल्यात विस्मृतिमान असा होऊन जीवादी स्वरूप व घटादी इतर जगद्रूप होऊन राहिला आहे हे खरोखर केवढे आश्चर्य आहे सर्वात्मक अनंत कल्याण स्वरूप आत्म्याला हा पूज्य पूजक पूजा या त्रिपुटी परिच्छेदरूप विभ्रम कोणत्या कारणाने झाला त्याला काही कारण नाही म्हणून तो मिथ्या आहे हे ब्राह्मणा ज्या नियत आकारतेत पूज्य पूजादिमय क्रमाचा संकल्प केला जातो ती नियत आकारत शांत ईश्वराच्या ठिकाणी संभवत नाही नित्य पूज्य पूज्याधिकानी मर्यादित झालेला देव निर्मल स्वरूप अनंत सर्वशक्तिमान ईश्वरातने ईश्वरत्वाने भोजनपात्र होत नाही हे वसिष्ठा त्रिभुवनात पसरलेल्या अत्यंत स्वच्छ संविद्रूप ईश्वर आत्म्याच्या आकृतीचा नुसता शब्दाने निर्देश करता येत नाही हे विद्वद्वर्या ज्यांचा परमेश्वर देश काल परिच्छिन्न असतो ते आम्हा आत्मज्ञांना उपदेश उपदेश करण्यास योग्य आहे यास्तव त्या अज्ञांची दृष्टी सोडून व मी सांगितलेल्या त्या दृष्टीचा आश्रम करून सम स्वच्छ शांत निष्काम व निरुपद्रव हो यदृच्छेने प्राप्त झालेले विषयभोगरूप उपहारांनी व सर्व प्रकारे सुखदुःख शुभचिन्हानी खिन्न चित्त न होता आत्म्याची पूजा करत राहा ज्याने जीवाला रहित केले आहे अशा अमानित्वादी गुणयुक्त त्यामुळेच एक स्वतत्व जाणणाऱ्या व माया रहित असलेल्या आणि माया कार्यरूप प्रपंच शून्य झालेल्या तुझ्या ठिकाणी जन्मदुःख इत्यादी काही लागत नाही ज्याप्रमाणे स्फटिकमण्याचा नव्या ग्रहात नाना रंगांच्या वस्तू असून त्या त्यात जरी प्रतिबिंबित होत असल्या तरी त्यांचा कलंक जसा स्फटिकमण्याला लागत नाही त्याप्रमाणे तुला सुखदुःखाधिकांचा लेप लागत नाही इति श्री वासिष्ठ महारामायणे निर्वाण प्रकरणे पूर्वार्धे चत्वारिशः सर्ग श्रीराम